झिरो बजेट नैसर्गिक शेती किंवा झिरो बजेट आध्यात्मिक शेती मार्गदर्शक कृषी ऋषी श्री सुभाष पाळेकर भाग विसावा ऊस ऊस हे पीक ग्रामीणी कुळातलं आहे म्हणजे गवत वर्गीय गवत वर्गीय त्याचं वैशिष्ट्य आहे की समुद्र सपाटीच्या खाली आणि हिमालयाच्या चोटीवर जिथं जिथं गवत उगतं वाढतं तिथं ऊस वाढतो तर नियम काय जिथं जिथं गवत उगवतं वाढतं तिथं ऊस वाढत त्याच्यामुळे ऊस कुठेही घेता येत ऊसाचं आणखी एक वैशिष्ट्य आहे ऊस वापसा स्थिती सुद्धा आपल्याला ऍडजस्ट करतो आणि झपाटून वाढतो पण समजा ऊसात पाणी थांबलं पुराना ऊस पूर्ण डुबून जर गेला पंधरा दिवस पुरात राहिला तरी आपला ऊस टिकून राहतो रासायनिकचा ऊस नष्ट होतो ऊस हे बेटवर्गीय पीक आहे जसं बांबूचं बेट होतं ना तसं ऊसाचं बेट होतं म्हणजे कुटुंब आहे त्याचं कुटुंब फॅमिलीयर क्रॉप आहे ते प्रिय क्रॉप आहे उसाचं एक कांड लावलं एका डोळ्याचं तर एकशे आठ फुटवे निघतात लहान लहान लहान लहान मोठे लहान मोठे लहान मोठे लहान मोठे पण सगळ्याच फुटव्याचं रूपांतर उसात होत नाही किती पानावर सूर्यप्रकाश पडतो नंबर एक कर्मग्रहण क्रियाची करण्याची किती क्षमता आहे पानांची हवेमध्ये कर्बमलावायचं प्रमाण किती आहे दोनशे ऐंशी पीपीएम आहे तीनशे पीपीएम आहे तीनशे पन्नास पीपीएम आहे चारशे पीपीएम आहे पाचशे पीपीएम आहे आणि जमिनीमध्ये वापसा किती आहे त्याच्यावर उसाची वाढ आहे जितके जास्त सूर्य ऊर्जा उसाच्या पानात जमा होईल तितक्या जास्त फुटव्याचं रूपांतर उसामध्ये होईल तीन फुट उसाळ उसाला आपण तीन फुटावर पेटलं लागलं तर एकाला एक खेटून उभा राहतो सूर्यप्रकाश फक्त वरच्या पानांना मिळतो खाली मिळत म्हणजे वरचे कारखाने बंद आहे खालचे कारखाने वरचे चालू आहे खालचे बंद आहे म्हणून तुम्हाला तीन फुटामध्ये तीन ते सातच्या वर एका बेटात ऊस मिळत नाही परंतु जसजसं आपण अंतर वाढू उसामधलं तस तसं सूर्यप्रकाश खाली खाली जातो प्रत्येक पानावर सूर्यप्रकाश पडतो खाद्य निर्मिती वेगानं चालू होते अन्नसाठा वाढतो आणि तुम्हाला चमत्कार दिसेल एका बेटातून कमीत कमी बारा ते अठ्ठेचाळीस ऊस मिळतात किती मिळतात कमीत कमी बारा ते अठ्ठेचाळीस आम्ही अठ्ठेचाळीस मूस मोजून दिलेले आहे कर्नाटकामध्ये एक दोन तीन चार पाच एका बेटात अठ्ठेचाळीस ऊस म्हणजे याचा अर्थ असा की किती ऊस एका बेटात पाहिजे हे दोन गोष्टी अवलंबून आहे दोन ओळीमध्ये दोन ऊसामध्ये तुम्ही किती अंतर देता नंबर एक आणि त्या पिकामध्ये सूर्याची ऊर्जा किती साठवतात तुम्हाला जर दोनशे टन ऊस एका एकराला पाहिजे असेल आणि मला वाटतं सगळ्यांनाच पाहिजे म्हणजे सगळ्यांनाच पाहिजे तर नक्कीच एक हजार रुपये टनाचे भाव मिळतील तिथे मिळतील आणि त्यात तुम्हीच ऊस अवलंबून आणा कारखान्यात तुम्हीच ऊस आणि तुमच्या हिशात पाचशे येणार नाही कारण रासायनिक खतं शकता टाकावी जर तुम्हाला एकरी दोनशे टन ऊस पाहिजे असेल कॅल्क्युलेशन आहे तर तर एक एकर ऊसाच्या शरीरामध्ये पानामध्ये एकशे साठ कोटी किलो कॅलरी ऊर्जा संग्रहित केली पाहिजे one sixty crore kilo calorie per acre एकाच फुटाला एका दिवसाला किती पडते साडेबारा किलो कॅलरी जमा होते हे ना पालन गणित आपण ते म्हणजे याचा अर्थ जेवढ्या पानावर जास्त सूर्यप्रकाश पडेल जितकं जास्त पानावर सूर्यप्रकाश पडेल तितकी ऊर्जा आपण संग्रहित करू तितके बेट मोठे होतील तितका ऊस जाळा होईल आणि तितकं उत्पादन रासायनिक खतांना उत्पादन वाढते सबसे झूट आहे सफेद झूट आहे सगळ्यात खोटी संकल्पना आहे मित्रांनो मग मी अभ्यास केला की एका बेटाला एका कुटुंबाला किती जागा पाहिजे मग मी वेगवेगळ्या अंतावर अंतरावर ऊस लावून पाहिला दोन फूट अंतर ठेवलं दुसऱ्या प्लॉटमध्ये तीन फूट ठेवलं चार पाच सहा साडेसात आठ फूट दहा बारा पंधरा फूट आणि अठरा फूट वेगवेगळे अंतर दोन ओळीतलं आणि दोन डोळ्यातलं सुद्धा आणि दिसून आलं की आणि मग ते एक बेट वाढलं चांगलं आणि एका बेटाची जी सावली पडते दुपारी बारा वाजता ती सावली मुरली एकंदर किती चौदस फूट तर एका बेटाला एका कुटुंबाला चौसष्ट चौरस फूट जागा पाहिजे किती पाहिजे चौसष्ट चौरस चौसष्ट चौरस फूट जागा पाहिजे म्हणजे याचा अर्थ आपण ऊस आठ बाय आठ वर नक्कीच लावू शकतो कितीवर दोन ओळीतलं अंतर आठ फीट दोन डोळ्यातलं अंतर आठ फीट म्हणजे दोन उसामध्ये अख्खा माणूस झोपू शकतो पाकिस्तानी बलुचिस्तानी सहा फूट तरी जागा शिल्लक राहतेच इकडून आडवा उभा आडवा याचा अर्थ आपण आठ बाय आठ अंतर ठेवायला हवतात आणि आमचे मॉडेल उभे आहेत अशोक कल्याणीचं तुम्ही जाऊन बघा तुम्हाला आठ बाय दहा आठ बाय आठ आठ बाय चार तिथे प्लॉट उभे आहेत इतकंच नाही उत्तर प्रदेशामध्ये लखनौला आपली एक टीम आहे शेतकऱ्यांचा गट आहे हिमांशु गंगवारच्या शेतात आठ बाय आठचा ऊस उभा आहे आणि ती वार्ता सगळ्या युपीमध्ये पसरली की आठ बाय आठचा ऊस तिथं उभा आहे हे कसं काय आहे चमत्कार आणि लोक रोज पाहासाठी मग गन्ना संशोधन केंद्र आहे तिथले सगळे शास्त्रज्ञ बघायला आले आणि रोज येऊन पाहत होते की हे काय काय आठ फूट कसा लावला यांनी वाढते किती आठ फूट यांनी माहितच नाही यांना काय बापान कधी बाहेर आली आठ फूट हे ना आणि शेवटी त्यांनी कबूल केलं की आमचं जे आता आपण चाललं होतं ते सगळं पाण्यात आता आम्हाला हे स्वीकार करावं लागेल त्यांनी आपल्या ट्रायल चालू केल्या आता ऊस संशोधन केंद्रामध्ये आपल्या ट्रायल त्यांनी चालू केल्या सांगा तात्पर्य की आता जी स्पर्धा आहे तीन फूट अडीच फूट आणि दाट ऊस लावण्याची ही स्पर्धा आपल्याला थांबवता एका एकराला किती टन बेणं तुम्ही लावता चार टन तीन टन चार टन पाच टनवाला कोणी बातम आहे का कृषी पंडित नाही आहे महाराष्ट्रात आहे महाराष्ट्रात खूप कृषी पंडित आहे खूप कृषीभूषण आहे चार टन ऊस तुम्ही जेव्हा जमिनीत लावता तेव्हा पाच क्विंटल साखर मातीत मिसळता किती क्विंटल साखर पाच क्विंटल साखर मातीत मिसळता कमीत कमी पंधरा हजार रुपये मातीत मिसळता एका कारखान्याला कमीत कमी तीस हजार एकर ऊस पाहिजे मोठ्या कारखान्याला म्हणजे तीस हजार क्विंटल एकर गुणीला पाच क्विंटल साखर तरी दीडशे किती दीडशे हजार म्हणजे एक लाख पन्नास हजार क्विंटल साखर मातीत मिसळ हे देशाची हानी आहे इट इज नॅशनल लॉस आपल्या देशाचं नुकसान या लोकांना कळत नाही तीन टन चार टन ऊस केवळ मातीत मिसळता लावण्यासाठी आणि शिफारस करतायत कृषी विद्यापीठ मग किती याची गरज आहे मी जर म्हणेल का एक एकर ऊस लावायचा आहे तर चार टन नको तीन टनही नको बेना म्हणून दोन टनही नको एक टनही नको पाचशे क्विंटलही नको शंभर क्विंटली नको पन्नास क्विंटली नको शंभर किलोही नको पन्नास किलोही नको दहा किलोही नको एक एकर ऊस लावायचा असेल तर दोन किलोचा एकच ऊस पाहिजे आता पहा कशी बघते जसा काही कोणी आला का तिकडून त्या मेंटल हॉस्पिटलमधून आता कोण मेंटल हॉस्पिटल आलो आपण बघूया एकच ऊस पाहिजे बेन म्हणून एक का एकरासाठी एकच कसं पाहिजे आपण गणित करू मी मग प्रयोग केले जेव्हा मी अलग अलग वेगवेगळे अंतर घेऊन प्रयोग केले की किती चौरस फूट क्षेत्रफळ पाहिजे एका बेकाला तर चौसष्ट चौरस फूट मला दिसून मग हे तपासून घ्यायचं मग मी प्रयोग चालू केले दोन ओळीतलं अंतर दोन फूट ठेवलं तीन फूट ठेवलं चार पाच सहा साडेसात आठ दहा बारा चौदा आणि पंधरा तीन वर्ष प्रयोग केले आणि दिसून आलं की कमीत कमी आठ फूट अंतर दोन ओळीमध्ये मग किती डोळ्याची कांडी पाहिजे याचे प्रयोग चालू केले एका डोळ्याची कांडी दुसऱ्या प्लॉटमध्ये दोन डोळ्याची कांडी तिसऱ्या प्लॉटमध्ये तीन डोळ्याची कांडी आणि चौथ्यामध्ये अख्खा ऊस टाकला म्हटलं कोणी भेटला अख्खा ऊसने टाकला का तर उत्तर पाहिजे आपल्याजवळ अख्खा ऊस टाकला कारण महाराष्ट्रात शंका खूप आहेत हे की आणि मग याचा अभ्यास केला शेवटी दिसून आलं की एक डोळ्याची कांडी दोन डोळ्याची नको तीन डोळ्याची नको अख्खा ऊस सुद्धा नको एका डोळ्याची कांडी ठीक आहे मग दोन डोळ्यात किती अंतर याचा अभ्यास केला दोन फूट ठेवलं दोन डोळ्यात तीन फूट ठेवलं चार पाच सहा आठ दहा आणि बारा फूट आणि दिसून दिसून आलं की आठ बाय आठ दोन डोळ्यातलं अंतर सुद्धा आठ फूट ठेवलं तर उत्कृष्ट पिकली म्हणजे दोन ओळीमधलं अंतर किती आठ फूट आणि दोन डोळ्यातलं अंतर पण मी जर तुम्हाला दोन डोळीतलं आठ फूट सांगितलं तर ठीक आहे तुम्ही कुठून पातून हो म्हणाल ना पण जेव्हा दोन डोळ्यातलं अंतर आठ फूट म्हटलं तर तुमचे डोळे असेच राहतील ते पापण्या काही मिटणार आणि मग तुम्ही असेच घरी जाल तर ते म्हणून भूत लागलं का घरचं लोक आणि म्हणून ही आपत्ती येऊ नये म्हणून मी तुम्हाला किती सांगतो दोन फूट किती सांगतो मी तुम्हाला दोन फूट ठेवा वास्तविक त्याची आवश्यकता नाही आठ फूट चालते पण घरात भांडणं लागू नये म्हणून शेवटी शिवाय मलाच भेटणार आहे आणि म्हणून आठ बाय दोन आपण कायम करू पण तरी तुम्ही प्रयोग करू शकता एका प्लॉटमध्ये आठ बाय दोन दुसऱ्या प्लॉटमध्ये आठ बाय चार आणि तिसऱ्यामध्ये आठ बाय आपले उत्तर आपल्याला मिळतात आंधळे आणि आपले जे टीकाकार आहेत त्यांचं तोंड सुद्धा बंद होते आणि म्हणून हे प्रयोग पाच गुंठ्यात आठ बाय आठ पाच गुंठ्यात आठ बाय चार आणि बाकी सगळ्या आठ असं तुम्हाला करता येईल मित्रांनो एका एकरचं क्षेत्रफळ आहे त्रेचाळीस हजार पाचशे साठ चौरस फुट है ना आणि दोन रोहितचं अंतर किती आहे आठ म्हणजे आपण जर एकूण क्षेत्रफळाला दोन रोहितल्या अंतरानं भागितलं आठ फुटांनी तर ज्या सरीमध्ये ऊस लावायचा आहे त्या सरीची एका एकड्याची पूर्ण लांबी आपल्याला मिळते आहे का टोटल म्हणजे याला जर आपण आठनं बघितलं आठशे बत्तीस आठा पंचेचाळीस म्हणजे पाच हजार चारशे पंचेचाळीस फूट एकूण लांबी एकूण लांबी कोण्या सरीची ज्या सरीत आपल्याला ऊस लावायच्या त्या सरीची एकूण लांबी आता आठ फुटावर आपल्याला एक डोळा लावायचा आहे किती फुटावर आठ फुटावर तर पाच हजार चारशे पंचेचाळीस भागीला आठ आठ सखम अठ्ठेचाळीस माझं गणित कच्चं आहे तुम्ही सांगत जा आठ्याटी चौसष्ट चौसष्ट होते का पासष्ट होते चौसष्ट हां तेच सांगतो आठ शून्य शून्य सहाशे ऐंशी काय पाहिजे डोळे ही आठ बाय आठवर आता तुम्ही जर एक ऊस आणला चांगल्या वाढलेल्या बेनेमळ्यातून तर एका ऊसापासून आपल्याला कमीत कमी सोळा डोळे तर मिळतातच लावायला मिळतात ना कोणी अठरा घेतात कोणी वीस घेतात सोळा अतिशय उत्तम डोळे मिळतात म्हणजे सहाशे ऐंशी डोळे अरे हे एक आना बघा सहाशे ऐंशी डोळे भागीला सोळा हे ना सोडचूक चौसष्ट सोडुनी बत्तीस म्हणजे त्रेचाळीस ऊस पाहिजे किती पाहिजे एका एकरासाठी त्रेचाळीस ऊस म्हणजे शंभर किलो ऊस पाहिजे किती पाहिजे तसा तर ऐंशी नव्वदच पाहिजे पण शंभर किलो पकडू आपण शंभर किलो शंभर किलो म्हणजे आपली सायकल असन एका दांडीचं पन्नास किलो इकडून पन्नास किलो आणि सायकलवर सुद्धा आपला एका ऊस नेता येतो तो भस्मासूर ट्रॅक्टरची आवश्यकता आणि जर तुम्ही आठ बाय दोन घेतलं तरी तुम्हाला एकशे बहात्तर ऊस पाहिजे किती पाहिजे एकरी म्हणजे दोन गणित लिहून घ्या तुम्ही आता आठ बाय आठला किती पाहिजे त्रेचाळीस ऊस पाहिजे आणि आठ बाय दोनला एकशे बहात्तर ऊस एका एकराला पाहिजे पा आठ बाय दोन एकशे बहात्तर आठ बाय आठ तीस त्रेचाळीस हा तेच म्हटलं माझी स्वयंशक्ती कमी आहे आता काय सांगितलं हे मला माहीत आतापर्यंत काय बोललो मी काय तर उसा आपला उसाचा आहे का टमाट्याचा आहे उसाचा आहे ना हां ठीक आहे एकवीस त्रेचाळीस उस आता बघा आदर्श ऊस कसा असावा लिखा लिहा देण्यासाठी आदर्श ऊस कसा असावा ऊस लावणीचा असवावा खोडवा नसावा आठ ते दहा महिने वयाचा असावा ही सगळ्यात उत्तम पुनरुत्पादक अवस्था असते कमीत कमी बारा फुटवे कमीत कमी बारा ऊसाचा जो बेट आहे कमीत कमी त्या बेटातील ऊस असावा कमी ऊस असलेल्या बेटातील शक्यतो नसावा म्हणजे त्याची जी फुटवे देण्याची क्षमता आहे ती पुढे पुढे वाढत जाते पोटेन्शियल कॅपॅसिटी फोर्टी एट अठ्ठेचाळीस ऊस एका बेटात मिळाले पाहिजे ती स्टेज आपल्याला काढता येते नंबर चार शक्यतो नैसर्गिक शेतीतलाच असावा कारण यावर मी अभ्यास केला दिसून आलं की नैसर्गिक शेतीतलं बेलं वापरलं तर तीस टक्के अधिक उत्पादन मिळतं व पुढच्या त्या पिकामध्ये कोणती कीड येत नाही प्रतिबंधक कीड प्रतिबंधक त्यात क्षमता येते म्हणून शक्यतो काय नैसर्गिक शेतीतला असावा जर ते शक्य नसेल तर शेणखतावरचा असावा ते शक्य नसेल तर जो शेतकरी शेणखत टाकतो व कमी रासायनिक खत टाकतो त्याच्या शेतातला असावा आणि ती शक्य नसेल तर त्याच्या चरणी जाण्याला काही हरकत नाही कोणाच्या रासायनिक वाल्याची चला नेक्स्ट पाच ऊस हिरवा कंच असावा डोळे फुगीत असावे मेलेले नसावे आणि रसाने पूर्ण भरलेला असावा वजनीदार असावा वजनदार असावा व बोटाने टिस्की मारली तर टन टन आवाज करणारा असावा म्हणजे पूर्ण भरलेला टोटली सॅच्युरेटेड असावा उसाचा आकार बुडापासून शिड्यापर्यंत सारखा कमी गेलेला असावा सारख्या प्रमाणात एक सारखा मध्येच छोटी कांडी मग जाडी असं नसावं इव्हन ग्रोथ नसावी ते विकृत वाढ झालेला नसावा ते उसाची कांडी म्हणतो आपण जेवढी लांबी उसाच्या कांडीची आहे तेवढा तिचा गेर असावा नऊ इंच लांबी असेल तर नऊ इंच घेर असावा दॅट इज नॅचरल कॅनॉपी नैसर्गिक आयाम त्या कांडीची जेवढी लांबी असेल तेवढाच तिचा घेर असावा कमीत कमी साडेबारा टक्क्याच्या वर साखर उतारा असावा आपल्या जिथे चौदा टक्क्याच्या वर जातो हवा वेगळा कोणतेही कीड व रोग आलेला नसावा असा ऊस बाजारामध्ये हजार रुपये किलोनं सुद्धा मिळत नाही असा ऊस बाजारामध्ये हजार रुपये किलोनं सुद्धा मिळत नाही काही गॅरंटी नाही सख्या भावाची सुद्धा आणि म्हणून स्वतःचा ऊसाचा आदर्श बेनेमळा असावा शंभर टक्के स्वतःची गॅरंटी आता लिहा बेनेमळा एक एकर लागवडीसाठी एक गुंठा बेनेमळा पर्याप्त आहे किती एक गुंठा म्हणजे किती चौरस फूट एक हजार एकोणनव्वद चौरस फूट किंवा तेहतीस बाय तेहतीस फूट म्हणजे एक गुंठा झालं बेनेमळ्याच्या जागेची पूर्ण मशागत करा आधीच्या पिकाचे अवशेष वेचून काढा गुंठ्याला दहा किलो घनजीव आंबूत मातीत मिसळा शेवटल्या कुळवाने पट पाणी देऊन उगवून आलेलं तण कुळवाने मारून टाका व नंतर दोन फुटावर दक्षिणोत्तर सऱ्या काढा उतार जास्त असेल तर दिशा बघू नका उताराला आडव्या सऱ्या पाडा जेणेकरून पावसाचं पाणी थांबेल आठ बाय आठ वर एका लिहा एका उसामध्ये सोळा कांड्या येतात सोळा डोळे येतात एका उसामध्ये सोळा डोळे येतात पिसाळ बापूच्या शेतात जा आणि एक उत्कृष्ट ऊस निवळा देण्यासाठी पाच रुपये तिथं ठेवा आणि ऊस घेऊन या किती ठेवायचे पाच रुपये ऊस घेऊन या झिरो बजेट आहे असं म्हणू नका ऊस घेऊन नाही आणि मग एका डोळ्याची कांडी तोडा सोळा कांड्या कांडी कशी तोडायची समजून घ्या तर बघा डोळ्याच्या पाठीमागचा दोन तृतीयांश हिस्सा जाडा पाहिजे आणि डोळ्याच्या समोरचा एक तृतीयांश लिहा कांडी तोडताना डोळ्याच्या पाठीमागचा जाड हिस्सा दोन तृतीयांश लांबीचा असावा व समोरचा निमुळता एक तृतीयांश लांबीचा असावा कारण ऊस अंकुरण होताना कांडीच्या मागच्या जाड्या भागातून अन्न उचललं जातं व मागचं अन्न संपल्यानंतर समोरचं उचललं जातं कारण जास्त दाबाकडून कमी दाबाकडे अन्नाचा प्रवाह वाहतो म्हणून उत्कृष्ट अंकुरणासाठी डोळ्याच्या पाठीमागचा किती ठेवावा दोन तृतीयांश आणि समोरचा एक तृतीयांश एका उसापासून सोळा डोळे आपल्याला मिळाले आठ फुटावर एका लाईनमध्ये एका रेषेत आठ फूट अंतरावर चार डोळे लावावे सळीमध्ये एका एका रेषेमध्ये किती फूट अंतरावर आठ फूट अंतरावर चार डोळे लावावे अशा चार चार डोळ्याच्या किती लाईन घ्यायच्या मग आता चार घ्यायच्या आठ आठ फुटावर किती किती लाईन आता चार मध्ये सगळी आंतरपिकं घ्यावी लिहा ती पुढे सांगणार आहे मी कमर्शियल प्लॉटमध्ये मध्ये पुढे येणारी सगळी आंतरपिकं घ्यावी पुढे सांगण्यात येईल ते पाणी व्यवस्थापन जीवामृत व्यवस्थापन करावं एका उसाच्या बेटात एका डोळ्यातून कमीत कमी बारा ते अठ्ठेचाळीस ऊस मिळतात म्हणजे एकूण डोळे सोळा गुन्हेला एका बेटात ऊस बारा चोवीस ते तर वेगळेच आहे आपण कमीत कमी पकडले बरोबर किती येतात एकशे ब्याण्णव येईल ना कोण आहे चौऱ्याऐंशी वाला पुन्हा प्राथमिक शाळेत टाकावं लागेल बहुतेक नर्सरीमध्ये शिकले असावे नंतर इंग्लिश मिडियममध्ये तर किती मिळाले आपल्याला एकशे ब्याण्णव किती पाहिजे एकशे बहात्तर कमी मिळाले जास्त मिळाले जास्त मिळाले मग कुणी मागितले तर द्यायचे तर एका उसापासून एका एकराचं बेन आपल्या घरीच तयार झालं झिरो बजेट झालं विकत आणण्याची आवश्यकता नाही कमर्शियल प्लॉट एक मिनिट जर आपण आठ बाय आठ लावला तर यात एकशे बहात्तर मध्ये चार एकरचं बेन होते किती होते चार एकर चार एकरचं बेन म्हणजे किती बेन वाचते किती साखरेचा लॉस वाचतो आपला देशाचा किती पैसे वाचतात भारतामध्ये एकूण ऊस किती एकर आहे त्याचं कॅल्क्युलेशन करा आणि गुणीला हा तोटा म्हणजे लॉस हानी डोळे फाटून जातील सरकारचे पण कृषी विद्यापीठ डोळे फाटणार नाही हे नक्कीच आहे आता कमर्शियल प्लॉट व्यापारी लागवड हा मित्रांनो बरं बेणे बेने मळ्याचा विषय समजला का कोण कोण बेनेमाळा करणार आहे हात वर करा सगळे नक्की ते घरचं रिमोट कंट्रोल मानन का मानेल तुमच्या मुठीत आहे का तुम्ही तिच्या मुठीत आहे <laughs> बर लिया जमिनीची चांगली मशागत करून उन्हामध्ये जमीन चांगली वाळू द्यावी म्हणजे सूर्यप्रकाशाने मातीचे कण ऊर्जा भारित होतात चार्ज होतात ऊर्जा भारित होतात व वरच्या ढेकलामधील ओलावा ढेकलामधील ढेकले असतात मातीचे ढेकलच म्हणतात ना काय म्हणतात ओलावा निघून जाऊन मशागतीला मशागतीला सोपवतो जमिनीनं चांगलं ऊन खाल्ल्यानंतर मागच्या पिकाचे अवशेष वेचून घेऊन शेताच्या एका कडेला त्याचा ढीग लावा आच्छादनासाठी किंवा पूर्व पिकाचे सगळे अशेष म्हणजे धसकट मुळ्या पालापाचोळा रोटावेटरने मातीत मिसळून घ्या शेवटल्या पाळीच्या आधी एकरी चारशे किलो घनजीव अमृत समान प्रमाणात मातीमध्ये मातीवर विस्कटून टाका ब्रॉडकास्ट करा विस्कटून टाका व शेवटल्या पायीने मातीत मिसळून द्या तुम्ही कोणता सुरू लावता आडसाडी का हंगामी आषाढ जास्त लावता ठीक आहे पावसाचं पाणी आल्यानंतर किंवा पट पाणी दिल्यानंतर उगवून आलेलं तण कुडवणीने मारून घ्या उपळून आलेल्या तणाला उन्हात वाळू द्या व नंतर दक्षिणोत्तर दिशेने दोन फूट अंतरावर सद्या पाडा जमिनीला उतार जास्त असेल तर सुपीक माती वाहून जाऊ जाऊ नये व पावसाचं पाणी किंवा सिंचनाचं पाणी जमिनीत जिरावं यासाठी उताराला आडव्या सऱ्या पडाव्या दिशा बघू नये उताराला आडव्या सड्या बघाव्या दिशा बघू नये प्रत्येकी दोन फुटावर सरी आल्यामुळं आठ फुटाच्या पट्ट्यामध्ये किती सरे येतील आता चार सरे येतील चार सरे येतील त्याला नाव द्या ते आकृती काढा त्याला नाव द्या चार सऱ्या काढा आणि त्याला नाव द्या एक दोन तीन चार एक एक दोन तीन चार एक दोन तीन चार असं नाव द्या सरी नंबर एक मध्ये पावसाचं पाणी भरल्यानंतर किंवा सिंचनाचं पाणी दिल्यानंतर सिंचनाच्या पाण्यासोबत एकरी दोनशे लिटर जीवामृत द्यावं नंतर एका डोळ्याच्या कांड्या तोडून बीजामृतात बुडवाव्या व सरी नंबर एक मध्ये दोन फुटावर एक एक कांडी अशी लागवण करावी तुम्ही ओली करता का सुकी करता काय करता होलिकासाठी दोन फुटावर एक एक डोळ्याची कांडी लावावी डोळे कुठे असावे वर असावे का बुडात असावे त्याच नंबर एक सरीमध्ये वरच्या बाजूने कांदा किंवा लसूण लावावा हंगामानुसार सरी नंबर एक मध्ये हरभरा किंवा कडधान्य कधीही घेऊ नये उसासोबत कारण डोळे झाकल्यामुळे फुटवे चांगले निघत नाही कांद्याची पात पिरॅमिड सारखी असते व पातीच्या प्रत्येक केंद्रकामधून सूर्यऊर्जा संग्रहित होऊन ती मुळी वाटे संप्रवाहित होते ती मुळी वाटे जमिनीमध्ये प्रवाहित होते पातीवरील असलेल्या प्रत्येक केंद्रकामधून सूर्याची ऊर्जा संग्रहित केले जाते व ती कांद्याच्या मुळीतून जमिनीमध्ये संप्रवाहित होते त्यामुळे उसाच्या मुळीजवळ जीवाणूंची हालचाली प्रचंड वाढतात कांद्याच्या मुळ्या आणि उसाच्या मुळ्या या दोहोमध्ये अप्रतिम सहजीवन असतं व कांद्याची काढणी जेव्हा आपण करतो तेव्हा कांद्याच्या बिवळ्याने आपल्याला ऊस काळाभोर झालेला दिसतो ऊस गर्द रंग पकडतो वेगानं वाढायला लागतो कांद्याच्या बिवडामुळे बिवड म्हणता काय म्हणतो तुम्ही बिवडामुळे ऊस गर्द हिरवा पडतो आणि वेगानं वाढायला लागतो रासायनिक शेतीमध्ये कांदा जसजसा पक्व होतो तसतसा जमिनीत खोल घुसतो परंतु झिरो बजेट नैसर्गिक शेतीमध्ये कांदा जसजसा पको होतो तसतसा जमिनीतून वर येतो व काढणीच्या वेळेस फक्त मुळीवर उभा राहतो व आपल्याला म्हणतो फक्त हात घाल मी तुझ्या हातात येतो बघा ना तुम्ही आमचे कांदे बघून घ्या हातात येतो सरळ हातात रासायनिकचा कांदा पंधरा दिवसात सडतो आपला कांदा दोन दोन वर्ष टिकतो त्याच काळात सरी नंबर दोन मध्ये उसाकडील बाजूवर कडधान्य चे बी संस्कार करून टोकाव्या कडधान्याच्या बिया उजवी डावीकडील बाजू उजू उसाकडील बाजूकडे नंबर दोन मध्ये आणि नंबर चार मध्ये कडधान्य म्हणजे लिहा झुडपी चवळी श्रावण घेवडा सोयाबीन उडीद हरभरा राजमा हंगामाप्रमाणे कडधान्याचं बी टोकावं डोबावं नंबर दोन मध्ये डावीकडे उसाकडे आणि नंबर चार मध्ये सुद्धा उजवीकडे सरी नंबर दोन मध्ये डाव्या बाजूने उसाकडील बाजूला कडधान्य कोणकोणते झुडपी चवळी सावन घेवडा सोयाबीन उडीद हरभरा किंवा राजमा यापैकी कोणतेही जे घ्यायचं आहे ते बी टोकावं बीजांश करून आणि चार नंबरमध्ये त्या बाजूला उसाकडील बाजूला बी टोका समजलं का आता नंबर दोन मध्ये उजवीकडील बाजू मिरची शिमला मिरची अधिक झेंडू मिरची किंवा शिमला मिरची किंवा अधिक अधिक झेंडू नंबर दोन मध्ये उजवीकडील बाजू नंबर चार मध्ये डावीकडील बाजू दोन मिरचीतलं अंतर दोन ते तीन फूट ठेवावं मिरची किंवा शिमला मिरची किंवा अधिक झेंडू एका खाली एक चार बोटावर झेंडू लावावा आणि नंबर तीन सरी कुटुंब सरी कुटुंब पीक किंवा भाजीपाला नंबर तीन मध्ये कुटुंब साठी लागणारी सगळी पिकं किंवा भाजीपाला नाही त्याच्या खाली झेंडू घ्यायचा त्याच्या खाली झेंडू घ्यायचा झेंडू आणि मिरचीचं अंतर चार बोटं ठेवावं चार पाच बोटं अंतर ठेवायचं आणि दोन मिरचीमध्ये दोन ते तीन फूट अंतर ठेवावं तुमच्या जातीनुसार ठीक आहे आता बघा नंबर दोन मध्ये नंबर चार मध्ये जी कडधान्य घेतली ती उसाला आणि मिरचीला हवेतला नत्र पुरवतात व जमिनी साठवतात सुद्धा कडधान्याची पानं सतत गळत असतात पिकलेली व जमिनीवर आच्छादन होऊन जमिनीतला ओलावा टिकून ठेवतात सोबत हवेतला ओलावा खेचून घेतात व पाण्याची बचत करतात हा पाला पाचोळा कुजून हिमतची निर्मिती होते व ह्या वाढणाऱ्या सुपीकतेचा फायदा कोणाला मिळतो उसाला मिळतो व ह्या वाढत्या सुपीकतेचा फायदा उसाला मिळतो उसाचं आयुष्य सत्तावीस नक्षत्र असून नऊ नक्षत्र त्याचं बालपण असतं नऊ नक्षत्र म्हणजे चार महिने त्याचं बालपण असतं व ऊसाच्या बालपणात ऊस वाढत नाही ऊस मंदगतीनं वाढतो मुळ्या मात्र जमिनीमध्ये वेगानं वाढत असतात व उसाला भक्कम आधार देत असतात उसाची वरची वाढ मंद असल्यामुळं सुरुवातीची चार महिने उसाचं पीक शेजारच्या कडधान्य पिकाशी सूर्यप्रकाशासाठी स्पर्धा करीत नाही व ऊसाची जोमाने वाढ सुरू होण्याच्या आधीच कांदा व कडधान्य आपलं आयुष्य समाप्त करतात व आपलं शरीर कुजवून आच्छादनाच्या रूपानं ऊसाच्या शरीरामध्ये प्रवेश करतात कांद्याची काढणी केल्यानंतर कांदा पिकाचे काष्ट आच्छादनासाठी उपलब्ध होते मिरची सावलीत वाढणारं पीक असल्यामुळं उसाच्या सावलीमध्ये ते छान वाढतं व मिरचीचा तिखटपणा वाढतो मिरचीच्या मुळ्यातून निरनिळ्या प्रकारचे संजीवक व काही विशिष्ट प्रकारचे रसायन स्त्रवित होतात व जमिनीला बिवड देतात बिवड देतात बिवड म्हणजे सुपीकता देतात ज्याचा फायदा उसाला होतो मिरची यासाठी घेतली की वाळल्या मिरच्या साठवता येतात भाव मिळेल तेव्हा विकता येतात शक्यतो मिरचीच्या गावराने जास्त घ्याव्यात ज्यांचा लालपणा कायम राहतो व टिकाऊ क्षमता जास्त असते व भाव सुद्धा जास्त मिळतात हिरव्या मिरच्याचा तोडा घ्यायचा असेल तर प्रत्येक तोडा झाल्यानंतर मिरचीवर जीवामृताची फवारणी करावी दहा टक्के त्याने जखमा भरून येतात बुरशी प्रवेश करीत नाहीत मिरचीला जेवढं जास्त जीवामृत पाजाल तेवढे आमाप मिरच्या लागतात आणि निकोप मिरच्या मिळतात मजुराची टंचाई असली तर लाल मिरच्या झाडावर सुकू द्या सुकल्यानंतर आपोआप गळून पडतात व वेचता येतात मधल्या शरीमध्ये ज्याला आपण कुटुंब सरी म्हटलेलं आहे तीन नंबरची यामध्ये आपल्या कुटुंबाला लागणारे सगळंच काही पिकवायचं आहे जिथे जिथे सिंचनाचं पाणी गेलं तिथे शेतकरी फक्त ऊसच पिकवतो बाकी काही पिकवत नाही व बाकी सगळं विकत आणतो तुम्ही विषमुक्त ऊस पिकवला तरी विषारी खाता तो विकत घेऊन खाता तरी सगळंच अन्न विषारी अन्न विकत घेऊन खाता याला झिरो बजेट म्हणत नाही आणि म्हणून आपल्या कुटुंबाला लागणारं सगळं अन्नधान्य भाजीपाला खाण्याचं तेल फुलं व जनावरांची वैरण नंबर तीनमध्ये घ्यायची आहे दहा गुंठे एकरामध्ये बासमती भात तो निघाल्यानंतर हरभरा राजमा दुसऱ्या दहा गुंठ्यामध्ये गहू किंवा ज्वारी किंवा वेगवेगळी दहा दहा गुंठे ज्वारी गहू दहा गुंठे तूर दहा गुंठे भुईमूग दहा गुंठे भाजीपाला दहा गुंठ्यामध्ये हळद अद्रक कांदा लसूण व इतर मसाले वर्गीय पिकं अशा तऱ्हेनं आपल्याला याचं नियोजन करता येतं त्यामुळे संपूर्ण कुटुंब स्वावलंबन प्राप्त होऊन झिरो बजेट साध्य करता येते जास्त जमीन असेल ते हे अर्धा एकर अर्धा एकरचे घेता येते एक एकरचे घेता येते तुमच्या जमिनीनुसार आणि कुटुंबाच्या आकारानुसार याचा बदल करता येतो आता लिहा जीवामृत लावणीनंतर प्रत्येक सिंचनाच्या पाण्यातून प्रत्येक एकर दोनशे लिटर जीवामृत द्या महिन्यातून दोनदा देणं चांगलं जीवामृताच्या फवारण्या पेरणीनंतर एक महिन्यानी लावण्यानंतर एक महिन्यानी पहिली फवारणी एकरी शंभर लिटर पाणी पाच लिटर जीवामृत कपड्यानं गाळलेलं एकरी शंभर लिटर पाणी आणि पाच लिटर जीवामृत जीवामृत सगळ्याच पिकावर फवारायचं मुख्य पीक आणि आंतरपीक जीवामृत फवारताना जमिनीवर सुद्धा फवारणी झाली पाहिजे दोन्ही कामं एकाच वेळेला जास्त लागले तरी चालेल दुसरी फवारणी एकवीस दिवसानंतर एकवी दीडशे लिटर पाणी आणि दहा लिटर जीवामृत तिथून एकवीस दिवसांनी तिसरी फवारणी एकवी दोनशे लिटर पाणी आणि वीस लिटर जीवामृत चौथी फवारणी तिसऱ्या फवारणीनंतर एक महिन्यानी प्रत्येक दोनशे लिटर पाणी पाच लिटर आंबट टाक ही फवारणी मिरची आणि उसावळ करावी कारण बाकीची पिकं निघून गेलेली आहेत आणि कुटुंब सदीतील पिकावर कुटुंब सदीतील पिकावर सुद्धा करावी आहे त्या सगळ्या पिकावर करावी चौथ्या फवारणीपासून एक महिन्यानी पाचवी फवारणी एकरी दोनशे लिटर पाणी वीस लिटर जीवामृत तिथून एक महिन्यानी सहावी फवारणी एकरी दोनशे लिटर पाणी व पाच लिटर आंबट टाक किंवा किंवा एकरी दोनशे लिटर सप्तधान्यांक अर्क दोनपैकी कोणती एक आणि ही शक्य नसेल तर लिया ह्या दोन्ही शक्य नसतील तर दोनशे लिटर पाणी आणि वीस लिटर जीवामृत या यापुढील फवारण्या हवाई फवारण्या कराव्या हवाई फवारण्या कराव्या हेलिकॉप्टरनं करा विमानानं करा म्हणजे गरज नाही कारण माणूस घुसूच शकत नाही तर काय गरज आहे हा घुसून तुम्ही घेता सांगतात ठीक आहे गरज आता लिहा कीड व्यवस्थापन सहसा किडी किंवा रोग येत नाही आवश्यकताच पडत नाही पण जर किडीची अंडी किंवा किड दिसलीच तर निमास्त्र ब्रह्मास्त्र अग्निस्त्र दशपनी अर्क यांची फवारणी करावी नसेल तर काही फवारणीची आवश्यकता नाही आणि जीवामृत फवारणीमुळे बुरशीजन्य रोग येणार नाही आलेच तर फवारणी कराव्या भूषणाशकांच्या दिलेल्या पाणी व्यवस्थापन उसाच्या लावणीपासून पहिले तीन महिने प्रत्येक सरीत पाणी द्या पाण्यासोबत जीवामृत द्या तीन महिन्यानंतर उसाला कायमचं पाणी बन एक हजार वर्ष सांगतो कसं ते फक्त आंतर पिकांना पाणी नंबर एक बंद नंबर दोन नंबर तीन नंबर चारला पाणी व पाण्यासोबत जीवामृत सहा महिन्यानंतर सरी नंबर दोन बंद नंबर चार बंद फक्त नंबर तीनला पाणी नंबर एक बंद नंबर दोन बंद नंबर चार बंद नंबर तीनला पाणी जेव्हा आपण नंबर एक सरीतलं पाणी बंद करतो तेव्हा उसाची मुळी पाणी घेण्यासाठी नंबर दोन मध्ये येते नंबर चार मध्ये येते कापसा घेण्यासाठी व पुढे नंबर दोन आणि नंबर चार मध्ये पाणी बंद केल्यानंतर ती वापसा घेण्यासाठी नंबर तीन मध्ये येते त्यामुळे सतत उसाच्या मुळीची लांबी वाढते तद्वत सोबतच तिची जाडी सुद्धा वाढते गोलाई वाढते मुळीची जाडी वाढते लांबी वाढल्यामुळं परिणामी उसाच्या खोळाची जाडी वाढते उसाची उंची वाढते शेंडा पाहताना टोपी पडते इतकी उंची वाढते असंतर पानांची संख्या वाढते अर्थात अन्न निर्मिती प्रचंड वेगानं वाढते अन्न निर्मिती मोठ्या प्रमाणात वाढते पानाची संख्या वाढल्यामुळे परिणामी उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढते एकरी ऐंशी नव्वद टने ऊस पाच पाच किलोचा एक ऊस कांदा व कडधान्याची काढणी केल्यानंतर ऊसाच्या बाजूला दोन्ही बाजूनं नंबर एक मध्ये आच्छादन करा ऊस वाढलेला असतो ती सरी भरून काढा आच्छादनानं नंबर एकचं पाणी बंद झालेलं असतं आणि आच्छादनावरती कामी पडते पुढे नंबर दोन आणि नंबर चार मधलं पाणी बंद केल्यानंतर सरी नंबर दोन सरी नंबर चार मधलं पाणी बंद केल्यानंतर त्या दोन्ही सऱ्यामध्ये मिरची झेंडू आणि कुटुंब सरीतील आंतरपिकं यांची काढणी झाल्यानंतर त्यांचे काष्ट आच्छादन म्हणून टाकावे तिथल्या तिथंच तिथल्या तिथंच सगळं ऊस हा चारही बाजूनं सारखा वाढून बेट तयार करत असल्यामुळं ऊस हा भोवताल चारी बाजूनं सारखा वाढून बेट तयार करत असल्यामुळं जसा तो दोन्ही बाजूनं आठ फुटाचा पट्टा झाकून काढतो तसा तो दुसऱ्या बाजूनी सुद्धा आठ फुटाचा पट्टा झाकून काढत असल्यामुळे आठ बाय आठ फूट अंतर ठेवणं योग्य राहतं आठ फूट बाय आठ फूट अंतर घेणं योग्य राहतं जेव्हा आपण दोन रोपातील अंतर चार फूट ठेवतो त्या मधल्या जागेत मिरची लावावी त्या मधल्या जागेत मिरची लावावी दोन रोपातील अंतर जर आपण चार फूट ठेवलं त्यामध्ये एक मिरचीचं रोप लावावं मध्य आणि अंतर आठ फूट ठेवलं तर तीन मिरच्याचे रोप लावावे दोन दोन फुटावर जेव्हा तीन फुटावर आपण लावणी करतो तेव्हा ऊस खूप दाटलेला असतो वरच्या एक तृतीयांश पानांना फक्त सूर्यप्रकाश मिळतो मात्र खालच्या दोन तीन पानांना सूर्यप्रकाश मिळत नाही त्यामुळे अन्न निर्मिती फार कमी प्रमाणात होते व टनेज वाढत नाही उत्पादन वाढत नाही मात्र झाडांची संख्या चाळीस हजार एकरी असते धाटांची संख्या मात्र धाटांची संख्या ऊसाच्या एकरी चाळीस हजार असते पण ऊस अगदी बोटासारखी बारीक असतात पेरखंडासारखी परंतु जेव्हा आपण आठ बाय आठ किंवा आठ बाय चार वर ऊस घेतो आठ बाय चार किंवा आठ बाय आठ किंवा आठ बाय आठ किंवा आठ बाय चार वर ऊस घेतो दोन ओळीतलं फूट आठ फूट अंतर दोन ओळीत दोन रूपातलं चार किंवा आठ फूट घेतो तेव्हा सूर्यप्रकाश थेट खालच्या पानापर्यंत पोचतो सगळे पानं उत्पादक बनतात आपल्याला एकरी एकशे साठ कोटी किलो कॅलरी सूर्य ऊर्जा संग्रहित करायची आहे पुसात जेवढ्या जास्त पानावर सूर्यप्रकाश पडेल तेवढ्या प्रमाणात आपण हे उद्दिष्ट साध्य करू शकतो व आठ फूट पट्ट्यामध्ये प्रत्येक पानावर सूर्यप्रकाश मिळत असल्यामुळं हे साध्य होते या पद्धतीमध्ये एका बेटामध्ये कमीत कमी बारा ते अठ्ठेचाळीस ऊस मिळतात आठ बाय वर त्यामुळे ऊसाची संख्या एकरीस चाळीस हजार मिळतेच पण एक एक ऊस दोन ते पाच किलोचा असल्यामुळे आपल्याला एकवीस साठ ते शंभर टन ऊस उत्पादन मिळण्याची शक्यता राहते व आपल्या शेतकऱ्यांनी ते घेतलेलं आहे झिरो बजेट नैसर्गिक शेतीमध्ये साखरेचा उतारा पहिल्या वर्षी साडेबारा टक्क्यापर्यंत दुसऱ्या वर्षी साडेतेरा टक्के असा दरवर्षी सतत वाढत जाऊन सोळा टक्क्यापर्यंत मिळतो एक टन उसामध्ये एकशे बेचाळीस किलो गुळ मिळाला व साठ रुपये किलोने विकला एका टनाचे साडेआठ साडेआठ हजार रुपये मिळाले एक टन उसाचे किती मिळाले साडेआठ हजार म्हणजे चौपट मिळाले आणि आता पंधराशे भेटला तर किती पट मिळाले सहा पट मिळाले झालं एक एका एकराला कमीत कमी पन्नास टन जरी पकडला तरी चार लाख रुपये मिळतात गुड तयार करून आणि आमचा गुड सर्रास ऐंशी रुपयांनी जातो म्हणजे गुळ करून आपण किती चौपट पाचपट किंमत उसाला मिळू शकतो आणि स्वातंत्र्य आपण इतकंच नाही तुम्ही जर तुम्ही जर शंभर एकरचा नैसर्गिक शेतीच्या ऊसाचा गट बनवला शेतकऱ्यांचा मग ते पन्नास असो शंभर असो शेतकरी व कुटुंब सरीमध्ये चारा पीक घेतलं कुटुंब सरीत चारा पीक घेतलं व गटाच्या प्रत्येक शेतकऱ्याजवळ एक एक गीर गाय असली गीर किंवा साहेवाल थाळपाळकर तर त्या गटाने बनवलेल्या गुळापासून शुद्ध गुळापासून व या दुधापासून मिठाया बर्फी श्रीखंड तोंडाला पाणी सुटलं बासुंदी शुद्ध नैसर्गिक म्हणून मोठ्या भावात आपल्याला विकता येतात गटाच्या माध्यमातून मोठ्या भावात विकता येतात व संपूर्ण नफा कोणाला मिळतो शेतकऱ्याला मिळतो मध्यस्थ मुक्त मधला एजंट नाही सोबतच त्या गटाने जवळच्या शहरामध्ये घरोघरी जाऊन पिकवलेलं कडधान्य भाजीपाला आणि इतर धान्य दुप्पट किमतीत विकता येईल सोबतच शहरी लोकांच्या छतावर नैसर्गिक भाजीपाला फळं पिकवण्याचा सल्ला सुद्धा देता येईल प्रशिक्षण देता येईल मावल्यांना त्यांना आपण त्यात केलेलं जीवामृत घनजीवामृत व औषधं विकता येईल व अशा तऱ्हेनं एक एक दिवसापासून कमीत कमी पाच ते सहा लाख रुपये सहज कमावता येतात बेळगाव जिल्ह्यात चिकुडीजवळ आपला एक शेतकरी आहे दीड एकर ऊस आहे तरुण पोरगा आहे आठ फुटावर पट्टा आहे घरच्यासाठी सगळं आंतरपिकं घेतो घरी खातो आणि त्या ऊसापासून रस काढतो रसवंती तयार केलेल्या हायवेवर आणि एक किलोमीटरच्या आधी एक बोर्ड लावलेला आहे की एक किलोमीटरवर नैसर्गिक विषमुक्त स्वादिष्ट अमृततुल्य असे झिरोबा शेतीने तयार केलेला उसाचा रस उपलब्ध होईल गाडी तो थांबवतो आणि एक ग्लास घ्यायचा त्याचा स्वाद अप्रतिम चव पाहून दोन ग्लास घेतो वीस रुपये ग्लास एका टनापासून वीस हजार रुपये कमावतो किती एका टनापासून वीस हजार रुपये कमावतो पन्नास टन त्याचा ऊस मिळतो दहा लाख रुपये कमावतो एका एकरापासून भीक मागण्यापेक्षा पुणे मुंबईत झोपडपट्ट्यात राहण्यापेक्षा आपल्या तरुणांना हा एक मोठा उद्योग होऊ शकतो पुष्कळ होऊ शकते पुष्कळ होऊ शकते हा छोटं एक गुड युनिट आहे कर्नाटकात मंड्या जिल्ह्यामध्ये आपलाच एक गट आहे मोठा नैसर्गिक शेती करण्याचा त्यांनी एक कोटी वीस लाखाचं युनिट टाकलं शंभर सभासद आहे आपले तीनशे सभासद आहे एक एकरचा ऊस सभासद तीनशे एकरचा ऊस त्या युनिटमध्ये इकडून ऊस टाकायचा इकडून गुळ बाहेर निघते इकडून ऊस टाकला इकडून गुळ बाहेर निघते मोल्डिंग केला का गुळ तयार मानवी हात लागत नाही मजूर लागत नाही काही सगळं ॲटोमॅटिक आहे त्याच्यामुळे त्यात दशी राहत नाही त्याच्यात रेती राहत नाही त्यात कोणतंही कण राहत नाही विशुद्ध गुण आणि तो मग अडीचशे रुपये किलोनं एक्सपोर्ट करायचा आणि तिथं सुद्धा मी हे सुचवलेलं आहे की त्या तीनशे शेतकऱ्यांना एक एक गाय द्यायची बँकेच्या माध्यमातून मिठाई बनवायच्या त्या मिठाई बनवण्याच्या कारखान्यामध्ये त्या त्यांच्याच बायका काम करतील त्यांना तीनशे रुपये मजुरी आणि त्यांना मग बेंगलोरमध्ये टेरेस गार्डनिंगमध्ये सल्ला देऊन त्यांचं घन जीवामृत त्यांना विकतील आपलं अन्नधान्य विकेल आणि अशा तऱ्हेनं त्यांना एक आर्थिक फार मोठ्या मजबूतीत हा पता मी त्याचा पत्ता नाही देत त्याचा नंबर देतो तिथे तुम्हाला जाऊन ते पाहता येईल ते युनिट तुम्हाला सुद्धा लावता येईल आणि भाऊसाहेब आठवडेचं छोटं युनिट नवऱ्या बायको आणि पोरगर नाही ना हा ते ते मला माहिती आहे तुम्हाला तेच तेच पाहिजे तेच सांगतो तेच सांगतो आता लिहा खोडवा उसाचा खोडवा उसाचा खोडवा ऊस कापून गेल्यानंतर त्याचे पाचक पडलेले आहे ते सुकू द्या पाचड सुकल्यानंतर किंवा जाळल्यानंतर सुद्धा टाकता येते असं काही नाही जरूर झाल्यानंतर हो, पुन्हा आपल्याला टाकता येते एका पट्ट्यातलं पाचट तिथंच दाबा हा पट्टा या ठोक्याचा इथलं पाट पाचट इथंच दाबायचं त्यास दतायानं आणि त्याच्या शेजारचं पाचट ओढून दतायानं तिथंच दाबायचं नंबर एक मध्ये हे बघा दिसते सवी नंबर हेवा पट्टा नंबर एक पट्टा नंबर दोन पट्टा नंबर तीन पट्टा नंबर चार लिहा पट्टा नंबर एक मधलं पाचट तिथं दाबा पट्टा नंबर एक मध्ये पट्टा नंबर एक मधलं पाचट पट्टा नंबर एक मध्येच दाबा अशा तऱ्हेने दाबा की त्या पाचटामुळं कापलेले खुंट दबणार नाही अंकुरणाला अडथळा येणार नाही त्याच पट्ट्यात नंबर एक पट्ट्यावर दाबलं फक्त ते खुंट मोकळे ठेवा ते दबू नाही अंकुरी नाही नंतर नंबर दोन मधलं पाचट दतायनं ओरून नंबर एक मध्येच दाबा नंबर तीनचं पासष्ट नंबर तीन मध्येच दाबा पट्ट्यामध्ये व नंबर चारचं पाठ जाता ना कुठं नंबर तीन मध्ये उडून घ्या अशा तऱ्हेनं एका आड एक पट्टा पासष्ट आणि एका आड एक पट्टा रिकामा एक पट्टा पासष्ट एक पट्टा रिकामा एक पट्टा पासष्ट एक पट्टा रिकामा असं नियोजन करा झालं का नंतर रिकाम्या पट्ट्यामध्ये तीन नाल्या काढा तीन सऱ्या काढा बोर्डावर दाखवलेल्या अशा त्याला नंबर द्या नंबर एक नंबर दोन नंबर तीन झालं नंबर एक सदीच्या डाव्या बाजूला कडधान्य ते मगाशी सांगितलेले नंबर एकच्या डाव्या बाजूला आणि नंबर तीनच्या उजव्या बाजूला कडधान्य आता नंबर एक मध्ये उजवीकडे काय येईन आता मिरची झेंडू मग नंबर एक मध्ये उजवीकडे मिरची झेंडू नंबर तीन मध्ये सुद्धा मिरची झेंडू आणि नंबर दोन कुटुंब सरी ती ठेवायचीच विष नाही खायचं गुलाबी नाही करायची नंबर दोन कुटुंब सरी प्रत्येक पाण्यातून महिन्यातून एकदा किंवा दोनदा एकरी दोनशे लिटर जीवामृत द्या पाण्यावाटे हा प्रत्येक पाण्याला काय द्यायचं महिन्यातून दोनदा जीवामृत द्यायचं सांगितल्याप्रमाणे फवारणी करायचं मग सांगितल्याप्रमाणे फवारणी करायचं उसावर केल्या तशा फवारणी करायचं तण नियंत्रण करायचं व किड नियंत्रण करायचं तेच पॅटर्न तोच पॅटर्न सगळं पाणी व्यवस्थापन ऊस तोडणीपासून सहा महिन्यापर्यंत प्रत्येक सरीत पाणी पाण्यासोबत जीवामृत सहा महिन्यानंतर शरीर नंबर एक आणि तीन बंद फक्त दोनला पाणी झालं ऊस तोडणीनंतर आधीचा ऊस तोडणीनंतर ज्या पट्ट्यात पाचट भरलेला आहे तोडणीनंतर एका महिन्यातच एका महिन्यात दिलेल्या पाण्याचा ओलावा पाचटा खालील मातीत चढतो चढतो व म्हणजे कशाने चढतो कशा कशाने चढतो व पाचट झाकून असल्यामुळं हवेत उडून जात नाही अशा वेळेस आधीच्या उसाची कापणी झाल्यानंतर एक ते दीड महिन्यांनी पाचटाच्या मध्यभागी पट्ट्याच्या मध्यभागी विळ्याने किंवा लोखंडी साळाखीने छिद्र पाडावं पाचटात मोठं व त्या छिद्रातून जमिनीमध्ये काकडी टरबूज खरबूज ढेमस यांचं बी टोकून द्यावं बीजामृत संस्कार केल्यानंतर व छिद्र तसंच ठेवावं छिद्र बुजू नये तसंच ठेवावं अंकू येण्यासाठी ते बी उगवून वेली पाचटावर आच्छादनावर पसरतील व आच्छादनाचा उत्पादनासाठी सदुपयोग होतो एक एक इंच भूमी आपल्याला उत्पादन देते पुढे पाचटाचं आच्छादन कुरल्यानंतर या वेलींचा एक नवीन सजीव आच्छादन तयार होतं सजीव आच्छादन झालं कारण वेली व व वेलींचं अवशेष संपल्यानंतर सजीव आच्छादन पाच लक्षात होतं मग काष्टाचं तिथंच जागेवरच सजीव आच्छादनाचं रूपांतर काष्टाच्छादन अशा तऱ्हेने आपल्याला उत्तम खोडवा घेता येतो खोडव्यामध्ये उत्पादन व साखर उतारा दोन्ही वाढतात आपल्याला खोडव्याचं उत्पादन सतत घेता येतं खोडव्यामध्ये उत्पादन आणि साखर उतारा दरवर्षी वाढतो याच्यात आपल्याला टमाटर सुद्धा घेता येते आहे ना झालं आता हे पहिला खोडवा कापल्यानंतर लिहा आता हेडिंग द्या पहिला खोडवा कापल्यानंतर दुसरा खोडवा निडवा याला निडवा दुर्वी नाही दुर्वी तिरवी निडव्यामध्ये खोव्यात जिथं आच्छादन होतं तिथं सऱ्या काढा व जिथं सऱ्या होत्या तिथं काय भरा आच्छादन भरा आणि सगळं तेच सगळं तेच कंटेंट ठेवा तिसऱ्या वर्षी पुन्हा जागा बदला अशा तऱ्हेनं एनडीए युपीए युपीएतून एनडीए एनडीएतून युपीए जागा बदलत मंत्री मग भेटेपर्यंत हे ना अशा तऱ्हेनं एक हजार वर्षापर्यंत खोडवा घेता येतो फक्त वर जाताना मोबाईल घेऊन जा म्हणजे नातवाला पुसता येईल की काय स्थिती कंडिशन आहे आता लिया लिया जीवामृत व पासट कुजल्यामुळे लिहा दरवर्षी जीवामृत व पासट कुजल्यामुळे जमिनीमध्ये सतत हिंमतची निर्मिती वाढत जाते व गांडुळाच्या विष्ठेने व ह्युमसमुळे दरवर्षी जमिनीची सुपीकता सतत वाढत जाते अर्थात परिणामी उत्पादन सुद्धा वाढत जाते कायची कुट्टी कुट्टी नाही हे बघा तुम्ही कुट्टी केली तर जमिनीनं कट्टी केली समजा आहे तसं टाकायचं मजुरी वाढवायची पैसे असेल तर आम्हाला द्यायचे पण मजुरी वाढवायची नाही कारण त्याचं कारण आहे पाचटामधून हवा आतमध्ये गेली पाहिजे झिरपलेला सूर्यप्रकाश गेला पाहिजे कुट्टी केली तर ते अटकत त्याचं चोपून बसतं हवा खेळत म्हणून ज्या शहाण्यानं तुम्हाला सांगितलं त्याचे कान पकडा